Thank you. वसंत वसंत वसंत वसंत फुलला मनी वसंत फुलला मनी आहा वसंत फुलला आशेची फुलले भाग्यची सुंदरी मेला मेला कधी कदा पाहिन डोला कधी पदा पाहिन डोला फडफड हंस वसंत फुलला गवे गगनी पहाट तारा गवे गगनी पहाट तारा रामन गरिता गोवारा रामन गरिता गोवारा काना तो सांग तू संगीत तारा काना तो सांगतो संदेश तारा वाजले पाऊल वाजले पाऊल लागली चाहूल नाचते निर्धर नाचते निर्धर रानातले गमनातले समुरानातले गमनातले बाई रानातले गमनात सखी वसंत वसंत वसंत ग वसंत फुलला मन सखे ग वसंत